ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने नमा अध्याय पाचवा देवांचे ब्रह्मदेवाकडे जाणे आणि ब्रह्मदेवाने केलेली भगवंताची स्तुती शुकाचार्य म्हणाला परीक्षिता भगवंताची ही गजेंद्र मोक्षाची पवित्र लीला सर्व पापांचा नाश करणारी आहे ही मी तुला सांगितली आता रैवत मनवंतराची कथा ऐक पाचव्या मनुचे नाव रैवत होते चौथा मनू तामस याचा तो सख्खा भाऊ होता अर्जुन बली विंध्य वगैरे त्याचे पुत्र होते राजा त्या मनवंतरामध्ये इंद्राचे नाव विभू असे होते आणि भूतरय इत्यादी देवांचे प्रधान गण होते त्यावेळी हिरण्य रोमा वेदशिरा ऊर्ध्व भाऊ इत्यादी सप्तर्षी होते त्यांच्यापैकी शुभ्र नावाच्या ऋषीच्या पत्नीचे नाव विखुंटा होते त्याच्यापासून वैकुंठ नावाच्या श्रेष्ठ देवतांसह आपल्या अंशाने स्वतः भगवंतांनी वैकुंठ नावाचा अवतार धारण केला लक्ष्मी देवीने प्रार्थना केल्याने तिला प्रसन्न करण्यासाठी त्यानेच वैकुंठ धाम निर्माण केले सर्व लोकांना तो लोक पूज्य आहे त्या वैकुंठनाथांचे कल्याणवय गुण आणि प्रभावाचे वर्णन मी यापूर्वी केले आहे ज्याने पृथ्वीवरील परमाणूंची गंती केली असेल तोच भगवान विष्णूच्या संपूर्ण गुणांचे वर्णन करू शकेल सहावा मनु चक्षू याचा पुत्र चाक्षुष होता पुरु पुरुष सुद्युम्न इत्यादी त्याचे पुत्र होते त्यावेळी इंद्राचे नाव मंत्रद्रुम होते आणि आप्य इत्यादी देवगण होते त्या मनवंतरात हविष्मा वीरक इत्यादी सप्तर्षी होते जगतपती भगवंतानी त्यावेळी सुद्धा वैराज व संभूती यांच्यापासून अजित नावाचा अंशावतार ग्रहण केला होता त्यांनीच समुद्र मंथन करून देवांना अमृत मिळवून दिले आणि त्यांनीच कच्छप रूप धारण करून पाण्यात मंदराचल रूप रवीला आधार दिला राजाने विचारले मुनिवर्य भगवंताने क्षीरसागराचे मंथन कसे केले कच्छप रूप घेऊन त्यांनी कशासाठी मंदराचलाला पाठीवर धारण केले त्यावेळी देवाने अमृत कसे मिळवले आणखी कोणकोणत्या वस्तू समुद्रातून मिळाल्या भगवंताची ही मोठी अद्भुत लीला आपण मला सांगा आपण भक्तवत्सल भगवंताच्या महिम्याचे जसजसे वर्णन करता तसतसे ती आणखी ऐकण्यासाठी माझे हृदय उत्सुक होऊ लागले आहे तृप्ती होण्याचे तर नावच नाही कारण दीर्घकाळ या संसाराच्या तापाने ते पोळत आहे सोत म्हणाला शौनकादी ऋषीनो शुकदेवाने राजाच्या या प्रश्नाचे अभिनंदन करीत भगवंताच्या पराक्रमाचे वर्णन सुरू केले शुकाचार्य म्हणाला ज्यावेळी युद्धात असुरांनी तीक्ष्ण शस्त्रांनी देवांना घायाळ केले त्यावेळी बहुतेकांना प्राणास मुकावे लागले ते पुन्हा उठू शकले नाहीत दुर्वासाच्या शापाने इंद्रासह तिन्ही लोक सामर्थ्यहीन झाले होते यज्ञ यागादी कर्मीही लोप पावले होते हे पाहून इंद्र वरुण इत्यादी देवांनी आपापसात पुष्कळ विचारविनिमय केला परंतु ते कोणताही निर्णय करू शकले नाहीत तेव्हा ते सर्वजण सुमेरू पर्वताच्या शिखरावर विराजमान असलेल्या ब्रह्मदेवाच्या सभेत गेले आणि तिथे त्यांनी प्रणाम करून ब्रह्मदेवांना सर्व निवेदन केले ब्रह्मदेवाने पाहिले की इंद्र वायू इत्यादी देव सामर्थ्यहीन व निस्तेज झाले आहेत लोकांची परिस्थिती अत्यंत बिकट असून असुर आनंदात आहेत ब्रह्मदेवाने मन एकाग्र करून भगवंताचे स्मरण केले नंतर प्रफुल्लित चेहऱ्याने देवाला तो म्हणाला मी शंकर तुम्ही असुर दैत्य मनुष्य पशुपक्षी स्वेदेज वृक्ष इत्यादी सर्व प्राणी ज्या विराट स्वरूपाच्या एका अत्यंत लहान अंशापासून उत्पन्न झाल्या आहोत त्या अविनाशी प्रभूलाच आपण शरण जाऊ त्यांच्या दृष्टीने जरी कोणी वध करण्यास किंवा रक्षण करण्यास योग्य नसला कोणी उपेक्षा करण्याजोगा किंवा आदर करण्याजोगा नसला तरी सुद्धा विश्वाच्या उत्पत्ती स्थिती आणि प्रलयासाठी ते वेळोवेळी रजोगुण सत्वगुण आणि तमोगुणाचा स्वीकार करतात यावेळी त्यांनी प्राण्यांच्या कल्याणासाठी सत्वगुणाचा स्वीकार केला आहे हा काळ जगाची स्थिती आणि रक्षण करण्यास आहे म्हणून आपण सर्वजण त्या जगद्गुरू परमात्म्याला शरण जाऊ ती देवाला प्रिय असून देवही त्यांना प्रिय आहेत म्हणून आम्ही त्यांचे स्वकीय असल्याने ती आमचे कल्याण करतील शुकाचार्य म्हणाला परीक्षिता देवाला असे सांगून व त्यांना बरोबर घेऊन ब्रह्मदेव भगवंताचे निर्जधाम असलेल्या तमोगुणाच्या पलीकडील वैकुंठात गेला हे राजा भगवंताविषयी अगोदर देवाने ऐकले होते परंतु त्याचे स्वरूप पाहिले नव्हते म्हणून ब्रह्मदेव एकाग्र मनाने भगवंताची स्तुती करू लागला ब्रह्मदेव म्हणाला भगवान आपण निर्विकार सत्य अनंत आदिपुरुष सर्वांच्या हृदयात अंतर्यामी रूपाने विराजमान अखंड तसेच अतर्क आहात मनुष्याच्याही पुढे आपण जाता वाणी आपले वर्णन करू शकत नाही सर्व देवांचे आपण आराध्य दैवत आहात आणि स्वयंप्रकाश आहात आम्ही सर्वजण आपल्या चरणांना नमस्कार करीत आहोत आपण प्राण मन बुद्धी आणि अहंकार यांना जाणणारे आहात इंद्रिय आणि त्यांचे विषय यांना प्रकाशित करणारे आहात आपल्याला अज्ञान स्पर्श करू शकत नाही आपण शरीर रहित असून अविद्या आणि विद्या हे जीवाचे दोन्ही पक्ष आपल्यामध्ये नाहीत आपण अविनाशी आणि सर्वव्यापी आहात सत्य त्रेता आणि द्वापार यामध्ये आपण अवतार घेता म्हणून त्रियुग आहात आम्ही आपणास शरण आहोत हे शरीर जीवाचे एक मनोमय चाक आहे दहा इंद्रिय आणि पाच प्राण असे पंधरा या चाकाचे आरे आहेत सत्वरज आणि तम हे तीन गुण याचा मध्य आहेत पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश मनबुद्धी आणि अहंकार हे आठ मिळून याचा परीघ आहे स्वतः माया याचे संचालन करते आणि हे विजेपेक्षाही अधिक वेगवान आहे स्वतः परमात्मा म्हणजे या चाकाचे धुरा तेच एकमेव सत्य आहेत आम्ही त्यांना शरण आहोत जे एकमात्र ज्ञानस्वरूप प्रकृतीच्या पलीकडचे तसेच अदृश्य आहेत जे सर्व वस्तूंचे अव्यक्त रूप आहेत आणि देश काल किंवा वस्तूने ज्यांचा अंत लागत नाही तेच प्रभू या जीवाच्या हृदयात अंतर्यामी रूपाने विराजमान असतात विचारवंत मनुष्य योगाने त्यांची आराधना करतात ज्या मायेने मोहित होऊन जीव आपले स्वरूप विसरलाही तिला कोण तरुण जाऊ शकणार परंतु जे त्या मायेला आणि तिच्या गुणांना आपल्या अंकित ठेवून सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये समभावाने विहार करतात त्या प्रभूंना आम्ही नमस्कार करतो आम्ही व ऋषी ज्याच्या प्रिय सत्वमयी शरीरापासून उत्पन्न झालो आहोत तरीसुद्धा त्यांच्या आत बाहेर व्यापून असणाऱ्या सूक्ष्म स्वरूपाला जाणत नाही तर मग रजोगुण आणि तमोगुण प्रधान असुरादी त्यांना कसे जाणू शकतील स्वतः उत्पन्न केलेली ही पृथ्वी त्यांचे चरण होत या पृथ्वीवर जरायुज अंडज श्वजज आणि उद्भीज असे चार प्रकारचे प्राणी राहतात ते परम स्वतंत्र परम ऐश्वर्यशाली पुरुषोत्तम परब्रह्म आमच्यावर प्रसन्न होत हे परम शक्तिशाली पाणी त्यांचे वीर आहे यापासूनच तिन्ही लोक आणि सर्व लोकांचे लोकपाल उत्पन्न होतात वाढतात आणि जिवंत राहतात ते परम ऐश्वर्यशाली परब्रह्म आमच्यावर प्रसन्न होऊ श्रुती सांगतात देवाचे अन्न बल आणि आयुष्य असणारा चंद्र हा प्रभूंचे मन आहे तोच वृक्षांचा सम्राट आणि प्रजेची वृद्धी करणार आहे अशा मनाचा स्वीकार करणारी परम ऐश्वर्यशाली प्रभू आमच्यावर प्रसन्न होत सर्वज्ञ अग्निप्रभूंचे मूक आहे यज्ञ यागाजी कर्मकांडासाठी याचा जन्म झाला आहे हा अग्नीच शरीरात जठराग्नी रूपाने आणि समुद्रात वडवानळाच्या रूपाने राहून त्यातील अन्न पाणी इत्यादी धातूंचे पचन करतो असे परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवत ज्याच्याद्वारे जीव देवयान मार्गाने ब्रह्मलोक प्राप्त करून घेतो जो वेदांची साक्षात मूर्त्यांनी भगवंताचे ध्यान करण्यायोग्य स्वरूप आहे जो मुक्तीचे द्वार असून अमृतमय आहे आणि मृत्यूसुद्धा आहे असा सूर्य ज्यांचा नेत्र आहे ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवत ज्यांच्या प्राणापासूनच चराचराचा प्राण तसेच मानसिक शारीरिक आणि इंद्रिय संबंधी बळ देणारा वायू प्रकट झाला आहे ते चक्रवर्ती सम्राट आहेत तर आम्ही इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता त्यांच्यावर अवलंबून आहोत असे परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होत ज्यांच्या कानापासून दिशा हृदयापासून इंद्रिय गोलक आणि नाभीपासून आकाश उत्पन्न झाले आहे जे प्राण इंद्रिय मन उपप्राण आणि शरीराचा आश्रय आहेत ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होत ज्यांच्या बलापासून इंद्र प्रसन्नतेपासून सर्व देवगण क्रोधापासून शंकर बुद्धीपासून ब्रह्मदेव इंद्रियापासून वेद आणि ऋषी तसेच लिंगापासून प्रजापती उत्पन्न झाली ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होत ज्यांच्या अवक्ष स्थळापासून लक्ष्मी सावलीपासून पितृगण स्तनापासून धर्म पाठीपासून अधर्म डोक्यापासून आकाश आणि रास क्रीडेतून अप्सरा प्रकट झाले आहेत ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होत ज्यांचे मुख म्हणजे ब्रह्मज्ञानी रहस्यमय वेद ज्यांच्या भुजांचे बळ क्षत्रिय वैश्य हे जांघानी वेदबाह्य शूद्र हे चरण आहेत ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होत ज्यांच्या खालच्या ओठापासून लोभ आणि वरच्या ओठापासून प्रीती नाकापासून कांती स्पर्शापासून पशुनाप्रिय प्रिय असा काम भुयांपासून यम आणि डोळ्यांच्या रोमापासून कालाची उत्पत्ती झाली ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होत शास्त्र असे सांगते की पंच महाभूते काल कर्म सत्वादी गुण आणि इतर प्रपंच हे ज्यांच्या योग मायेपासून बनले आहेत जे अनिर्वचनीय असल्याने विद्वान नेती नेती शब्दाने ज्याचे वर्णन करतात ते परम ऐश्वरशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होत जे मायेने निर्माण केलेल्या गुणांच्या वृत्तीमध्ये आसक्त होत नाहीत जे वायूप्रमाणे समान व असंग असतात ज्यांच्यामध्ये सर्व शक्ती शांत झाल्या आहेत त्या आपल्या आत्मानंदाच्या लाभाने परिपूर्ण असलेल्या भगवंतांना आमचे नमस्कार असो प्रभू आम्ही आपला शरण आलो आहे आणि आपले मंद हास्ययुक्त मुखकमल आमच्या या नेत्रांनी पाहावी असे आम्ही इच्छितो तरी आपण आमच्या इंद्रियांना दिसणारे रूप आम्हाच दाखवावे प्रभू आपण वेळोवेळी स्वतःच्या इच्छेने अनेक रूपे धारण करून आम्हाला कठीण असणारी कामे सहज करता विषयांचा लोभ धरून जे देहाभिमानी लोक दुःख भोगीत आहेत त्यांना कर्म करताना जास्त श्रम आणि फळ कमी मिळते किंवा मिळतही नाही परंतु जी कर्मी आपल्याला समर्पित केली जातात ती मात्र आनंददायक आणि सफल असतात भगवंतांना समर्पित केलेले सामान्य कर्मसुद्धा कधी वाया जात नाही कारण भगवंत जीवाचे कल्याण करणारी प्रियतमानी आत्मा आहेत झाडाच्या मुळाला पाणी देणे म्हणजे त्याच्या फांद्या आणि राहण्यांनाही पाणी देणे होईल त्याचप्रमाणे सर्वात्मा भगवंताची आराधना म्हणजे सर्व प्राण्यांची आणि आपल्या आत्म्याची सुद्धा आराधना होय ज्यांच्या लिलांचे रहस्य तर्काच्या पलीकडचे आहे जे स्वतः गुणांच्या पलीकडे राहून सुद्धा सर्व गुणांचे स्वामी आहेत तसेच सध्या सत्व गुणामध्ये स्थित आहेत अशा अनंत असणाऱ्या आपल्याला आम्ही नमस्कार करीत आहोत या ठिकाणी पाचवा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू